श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग बेचाळीसावा श्री वसिष्ठाने प्रश्न केला भगवन कल्पाच्या आरंभीचा जो अध्यासाचा क्रम आपण वर सांगितला त्यात नंतर आकाशस्थ जीवाने देहरूप संभ्रम पाहिला असे वाट म्हटले त्यानंतर जीव कोणत्या अवस्थेस प्राप्त होतो श्री ईश्वर म्हणाले जसा स्वप्न पाहणारा पुरुष अत्यंत सूक्ष्म नाड्यांमध्ये अत्यंत विस्तृत जगाला पाहतो त्याप्रमाणे तो जीव अत्यंत सूक्ष्म चिदाकाशातही पूर्वोक्त क्रमाने शरीर बनते आहे असे पाहतो चितघन सर्वत्र व्यापून राहिलेला आहे त्यामुळे तो शरीरातील अत्यंत सूक्ष्म नाड्यात जरी प्रविष्ट झालेला असला तरी त्याच्या सर्व शक्तित्वाला बाधा येत नाही स्वप्न पाहणारा पुरुष सर्व ब्रह्मांड कसे रचतो ते प्रसिद्ध आहे शरीरधारी जीवही तसेच ब्रह्मांड निर्माण करतो तोच समु समष्टीउपाधिक हिरण्यगर्भ संज्ञक जीव स्वात्म्यामध्ये व बाह्य वस्तूंमध्ये मी सनातन आहे अव्यक्त आहे पुरुष आहे अशा नावांचीही कल्पना करतो त्यामुळे प्रथम पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला आहे याच न्यायाने तो एखाद्या कल्पात सदाशिव म्हणून प्रथम होतो केव्हा तो विष्णू असे म्हटला जातो केव्हा तो नाभीपासून उत्पन्न झालेला पितामह प्रथम प्रथम होतो कधी कधी तो पूर्व रामायणातल्याप्रमाणे आकाशापासून झालेला ब्रह्मा होतो केव्हा केव्हा दुर्गा भैरव विनायकादी प्रथम होतो ते संकल्प पुरुष संकल्पामुळे मूर्तिमान झाला आहे पुष्ट झालेला तो प्रथम संकल्पच मनोमूर्ती होऊन राहिला आहे तो ज्याची जशी कल्पना करतो त्याचा तसा तत्काल अनुभव घेतो पण हे सर्व शून्य वेताळाप्रमाणे असद्रूप आहे भ्रमदृष्टीने सद्रूप आहे असे भासते वसिष्ठा ही जगद्गती अशा प्रकारची आहे याप्रमाणे जो आदिपुरुष स्वतः उत्पन्न केलेल्या जगाचा द्रष्टा होतो तोच एक निमेषभर स्वरूपांचे पर्यावलोकन केल्यानेच चिदाकाश मात्र होतो पण स्वरूपाला विसरल्यास एका क्षणातच अनंत अपार संसारात पडतो कल्पना करण्यास समर्थ असलेल्या असा पुरुष प्रतिभासाचा विपर्यास होतात केवळ बहिर्मुख होऊन एका निमेषात परंपरेचा अनुभव घेतो प्रत्येक परमाणूत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षणी सर्ग कल्प महाकल्प यांचे भाव व अभाव होतात ते सर्गभेद जितक्या जीवांच्या एकसारख्याच वासनांचा उद्भव झाला असेल तितक्यांना तितका काल दिसतात व त्यांचा परस्पर भेद व्यवहार होतो पण कित्येकांना ते परस्पर दिसत नाहीत अधिष्ठान अंशाने ते सर्वांना नित्य अपरोक्षत असतात कारण सर्गरूपाने स्थित असलेल्या जीवाकडून ज्याची संभावना होत आहे असेच ते सर्ग संभवतात ते परमार्थ स्वभाव शिवाच्या ठिकाणी संभवत नाही कारण तेथे ते सर्व आकाश स्वभावातच पर्यवसान पावतात ते स्वतः सदसद्रूप आहेत स्वप्नातील पर्वताप्रमाणे ते आपल्या अधिष्ठानात लीन होतात सर्गांनी देशाचे आक्रमण केले नाही काल आला व्यापले नाही त्यांना कर्तृत्व कर्तुता कर्तुता नाही ते सत्स्वरूप नाहीत जगातील सर्व आरोपित आहेत असेही म्हणता येत नाही कारण स्वतःच अध्यस्त असलेले ते सर्ग दुसऱ्या अध्यासाचे अधिष्ठान होऊ शकत नाहीत वैशेषिकांच्या सिद्धांताप्रमाणे ज्यांना क्षणरूप सत्वही नाही कारण त्यांचे क्षणरूप सत्तत्व जर मानले तर त्याची प्रतिती येईपर्यंत त्याचे अवस्थान होऊ शकत नाही प्रतिती न आली तरी त्यांचे अस्तित्व मानावे म्हणून म्हटल्यास सशाच्या शिंगाचेही अस्तित्व मानावे लागेल शिवाय क्षणरूप सत्ता मानल्यास हे सर्व उत्पन्न होते असेही म्हणता येणार नाही त्याचा नाश होतो असेही सांगता येणार नाही यास्तव चितच संकल्प स्वरूपाने चितमध्ये चमत्कार करते जगत स्वप्नातील नगरांच्या उत्पत्तीप्रमाणे उत्पन्न होते वृद्धी पावते व नाश पावते देशकालाधिकांशी यत्किंचितही संबंध ठेवत नाही जसा ते संकल्प पर्वत अनंत देशकालाधिकांचे आक्रमण करतो असे जरी भासले तरी वस्तुत तो आक्रमण करत नाही त्याप्रमाणे असत जगत देशकालाधिकांचे आक्रमण करीत नाही ज्याप्रमाणे उंच चित्त असलेल्या संकल्पमेरूने देशकालाधिकांचे आक्रमण केले आहे असे जरी भासले तरी वस्तुत त्याने त्याचे आक्रमण केलेले नसते त्याप्रमाणे असत जगानेही देशकालाधिकांचे आक्रमण केल्यासारखे भासले तरी तसे ते केलेले नाही ऐहिक व पारलौकिक सर्व क्रिया करण्यास समर्थ असलेल्या त्या पुरुषाने आपल्या संकल्पाने हे विचित्र जगत ज्या क्रमाने निर्माण केले आहे याच वर सांगितलेल्या क्रमाने तो क्षणात कीट होतो स्थावर योनी होतो आणि जीवांच्या स्वतेज वगैरे चार प्रकारच्या जाती बनतो रुद्रापासून तृणापर्यंत सर्व वस्तुजात क्षणात बनतो यात वासना विकासाप्रमाणे काही पदार्थ परमाणूंसारखे आहेत काही अणूंसारखे आहेत पण त्या सर्वांचा क्रम या सत किंवा असत जन्मात हा असाच आहे अशा प्रकारची तात्विक स्वरूपाची भावना केली असता या संसारमायाच्या भेदाची सर्वथा शांती होते आणि या परमार्थ तत्वाच्या भावनेचा आभास केला असता शिवाचा साक्षात्कार होतो आपल्या स्वरूपापासून निमेषाच्या एक शतांश कालही जरी च्युत झाला तरी तेवढ्यामुळे ही संसाराची अनवस्था उदय पावते म्हणजे छिदात्मा एक क्षणभर जरी बहिर्मुख झाला तरी दीर्घकालपर्यंत टिकणारा अनर्थ उद्भवतो तत्ववेत्याकडून अनुभव के घेतली जाणारी चित्त जेव्हा शिलेतील आकाशाप्रमाणे स्वरूपात स्थिर होते तेव्हा तीच अनादी नित्य प्रकाशरूप ब्रह्म म्हटली जाते अभिमानाच्या वृद्धीने हा सर्ग जसा प्रौढीस पात्र होतो तसा तसा चिदात्म्याच्या प्रकाशाचा ऱ्हास होतो आणि त्याची परिच्छिन्नता जशी जशी अधिक होऊ लागते तशी तशी आत्म्याला शूद्रता येते त्याच्याशी संबद्ध होणे जे असत्य दिशा देश व काल यांचे अंश यांच्या योगाने आत्म्याला मशक मुंगी क्रीड येतपर्यंत पर अणुता प्राप्त होते हे वशिष्ठा देह इंद्रिय इत्यादिकांनी युक्त होणे या कर्माने जीवत्वास प्राप्त झालेली चित्ती हरिणी वेल क्रीड देव असुर इत्यादी बनते आणि दृढदोऱ्यात ओलेल्या माळेप्रमाणे तिच्यामध्ये गुंफलेले हे सर्व विश्व राहते सत व असत पदार्थाने गुंपलेले हे सर्व त्या त्या अनंत विश्वव्यापी विश्वकर्म्यामध्ये राहते पण त्या तत्वाचा विवेक झाला असता ते दूर आहे असे म्हणता येणार नाही निकट आहे असेही म्हणवत नाही वर नाही व खाली नाही ते पूर्वी होते असे नाही आज आहे असे नाही प्रातकाली असते असे नाही सत नाही असत नाही मध्यस्थही नाही याप्रमाणे सर्व विकल्पांचा त्यांच्या ठिकाणी अभाव असल्यामुळे स्वप्रकाश चैतन्या वाचून त्याचा अनुभव घेणारा दुसरा कोणी नाही जिच्या योगाने लौकिक व्यवहार होतात अशी प्रत्यक्षादी प्रमाणांची माळा त्या तत्वांमध्ये पाण्यात जसा अग्नी संभवत नाही त्याप्रमाणे कधीच राहत नाही हे मुने तू जसे विचारले होतेस तसे ते सर्व मी तुला सांगितले आहे तुझे कल्याण असो आम्ही आता इष्ट दिशेस जातो पार्वती चल उठ श्री वसिष्ठ म्हणाले असे बोलून तो नीलकंठ मी पुष्पांजली अर्पण करताच आपल्या सर्व परिवारासह आकाशकोटरात निघून गेला तो त्रिभुवनाचा अधिपती महेश याप्रमाणे गेला असता मी त्याच्या मागून एक क्षणभर चाललो व अगोदर शमाने संपन्न असलेला मी सुसंस्कृत व श्रद्धाधिकांच्या योगाने पवित्र झालेल्या बुद्धीने त्या श्री गुरुचे स्मरण करीत त्याने सांगितलेल्या नित्यापरोक्ष देवांच्या पूजनाचे ग्रहण केले त्या पूजेचे अनुष्ठान करू लागलो व पूर्वीचे जड देवार्चन सोडले इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे द्विचत्वारीशः सर्गः श्रीराम